भगवान श्रीकृष्णाय नमः अध्याय दहावा श्रीकृष्णांचे द्वारकेला गमन शौनकाने विचारले आपले परंपरागत राज्य वळखवण्याची इच्छा असलेल्या आतताईंचा नाश करून धार्मिक शिरोमणी महाराज युधिष्ठिराने आपल्या बंधूस कशा प्रकारे राज्य केले आणि कोणकोणती कामे केली कारण बंधुवादाच्या दुःखाने राज्य भोगाविषयी ते विरक्त होते सूत म्हणाले संपूर्ण सृष्टीला पुनर्जीवित करणारे भगवान श्रीहरी परस्परातील कलहाग्नीने दग्ध झालेल्या कुरुवंशाला अंकुरित करून आणि युधिष्ठिराला राज्य सिंहासनावर बसून प्रसन्न झाले आणि श्रीकृष्ण यांनी केलेल्या उपदेशाच्या श्रवणाने युधिष्ठिराच्या अंतकरणात विज्ञानाचा उदय झाला आणि त्याचे सर्व संशय फिटले भगवंताच्या आश्रयाला राहून समुद्रापर्यंतच्या साऱ्या पृथ्वीचे ते इंद्राप्रमाणे शासन करू लागले भीमसेन आदी त्यांचे बंधू त्यांच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन करीत होते युधिष्ठिराच्या राज्यात आवश्यकतेनुसार भरपूर पाऊस पडत होता पृथ्वी सर्व आवश्यक वस्तू उत्पन्न करीत होती दुधाने पुष्ट झालेल्या सडांच्या गायी प्रसन्नतेने गोशालांना दुधाने भिजवत होत्या नद्या समुद्र पर्वत वनस्पती वेली आणि औषधी प्रत्येक ऋतूत आपापल्या वस्तू भरपूर प्रमाणात राजाला देत होत्या आजात शत्रू महाराज युधिष्ठिराच्या राज्यात कोणत्याही प्राण्याला कधीही व्याधी तसेच दैविक भौतिक किंवा आत्मिक क्लेश होत नसत आपल्या बंधूंचा शोक नाहीसा करण्यासाठी आणि बहीण सुभद्रेच्या प्रसन्नतेसाठी श्रीकृष्ण काही महिनेपर्यंत हस्तिनापुरात राहिले जेव्हा त्यांनी युधिष्ठिराकडे द्वारकेला जाण्याची परवानगी मागितली तेव्हा राजाने त्यांना आलिंगन देऊन संमती दिली त्यांना प्रणाम करून भगवंत रथावर बसले काही समवयस्क लोकांनी त्यांना आलिंगन दिले तर कनिष्ठांनी नमस्कार केला त्यावेळी सुभद्रा द्रौपदी कुंती उत्तरा गांधारी धर्तराष्ट्र युत्सू कृपाचार्य नकुल सहदेव भीम धौम्य सत्यवती आदी स्त्रिया हे सर्व श्रीकृष्णावरील अतीव प्रेमामुळे त्यांचा विरह सहन करू शकले नाहीत भगवत भक्त सत्पुरुषांच्या संगतीने ज्यांचा दुसंग सुटला ते विवेकी पुरुष भगवंताचे मधुर मनोहर यश केवळ एक वेळ ऐकल्यावरही त्यांना सोडू शकत नाहीत तर मग त्याच भगवंताचे दर्शन स्पर्श त्यांच्याशी संवाद करणे तसेच त्यांच्याबरोबर निद्रा घेणे उठणे बसणे आणि भोजन करण्याने ज्यांचे हृदय भगवंतांना संपूर्ण समर्पण झाले होते असे पांडव त्यांचा विरह कसा सहन करू शकतील अंतकरण रवलेले ते पापण्या न मिटणाऱ्या नेत्राने भगवंताकडे पाहत स्नेहबंधनाने विव्हळ होऊन ते जातील तिकडे जात होते श्रीकृष्ण घरून निघतेवेळी त्यांच्या बंधू नेत्र दुःखीत अंतकरणामुळे अश्रूने भरून आले होते परंतु प्रवासात त्यांना अपशकुन होईल या भीतीने मोठ्या प्रयत्नाने त्यांनी आपले अश्रू आवरून धरले भगवंताच्या प्रस्थानाच्या वेळी मृदंग शंख भेरी वीणा ढोल तुताऱ्या धुंदुरी नगारे घंटा दुंदुभी इत्यादी वादे वाजू लागली भगवंताच्या दर्शनाच्या लालसेने कुरुवंशातील स्त्रिया प्रसादाच्या गच्चीवर जाऊन तिथूनच प्रेम लज्जा व मंद हास्ययुक्त नेत्रांनी भगवंतांना पाहत पाहत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करू लागल्या त्यावेळी भगवंताचा प्रिय सखा अर्जुनाने आपल्या प्रियतम श्रीकृष्णांचे मोत्यांनी झालर लावलेले रत्न जडित दांडा असले पांढरे छत्र आपल्या हातात घेतले होते उद्धवानी सात्यकी सुंदर चौऱ्या ढाळीत होते भगवान श्रीकृष्णावर वाटेत चारी बाजूनी पुष्पवर्षाव होत होता ते दृश्य अत्यंत मनोहर असे होते ठिकठिकाणी द्विजाने दिलेले सत्य आशीर्वाद कानावर येत होते ते आशीर्वाद सगुण भगवंतांना अनुरूप होते कारण त्यांच्यामध्ये सर्व गुण होते परंतु निर्गुण भगवंतांना अनुरूप नव्हते ज्यांचे चित्त भगवान श्रीकृष्णामध्ये रममान झाले होते अशा हस्तिनापुरातील कुलीन स्त्रिया आपापसात अशा गोष्टी करीत होत्या की त्याकडे सर्वांचे कान आणि मन लागून राहिले होते त्या आपसात म्हणत होत्या ज्यावेळी सत्व रजतम हे सृष्टीचे मूळ तीन गुण सुद्धा राहत नाहीत जीव आणि जगतात्मा ईश्वरात लीन होऊन जातात आणि महत्त्व आदी समस्त शक्ती आपली मूळ कारण जी अव्यक्त त्यामध्ये निद्रा घेतात सख्यानु अशा प्रलयाच्या वेळी सुद्धा आपल्या अद्वितीय निर्विशेष स्वरूपात स्थित राहणारे हेच ते सनातन परमपुरुष होत त्यांनीच पुन्हा आपल्या नामरूपरहित स्वरूपामध्ये नामरूपाच्या निर्माणाची इच्छा केली आणि त्यांच्याच अंशभूत जीवांना जी मोहात पाडते आणि सृष्टीची रचना करण्यास प्रवृत्त होते त्या आपल्या कालशक्तीने प्रेरित केलेल्या प्रकृतीचे अनुसरण केले तसेच व्यवहारासाठी म्हणून वेद इत्यादी अनेक शास्त्रांची रचना केली या जगामध्ये ज्यांच्या स्वरूपाचा साक्षात्कार जितेंद्रिय योगी आपल्या प्राणांना वश करून भक्तीने प्रफुल्लित झालेल्या निर्मल हृदयात करून घेतात तेच हे श्रीकृष्ण साक्षात परब्रह्म आहेत वास्तविक यांच्याच भक्तीने अंतकरणाची पूर्ण शुद्धी होऊ शकते हे सखी ज्यांच्या सुंदर लिलांचे गायन वेदात आणि अन्य गोपनीय शास्त्रात व्यासासारख्या रहस्यवादी ऋषींनी केले आहे तेच हे आहेत हेच अद्वितीय परमात्मा आहेत हे आपल्या लिलेने जगताची निर्मिती पालनपोषण तसेच संहार करतात पण त्यात आसक्त होत नाहीत जेव्हा तामसी वृत्तीचे राजे अधर्माने वागू लागतात तेव्हा हे सत्वगुणाचा स्वीकार करून ऐश्वर सत्य शाश्वत नियम दया आणि यश हे गुण प्रकट करतात आणि जगताच्या कल्याणासाठी युगायुगामध्ये अनेक अवतार धारण करतात अहो पाहना हा यदुवंश अत्यंत प्रशंसनीय आहे कारण लक्ष्मीपती पुरुषोत्तम श्रीकृष्णांनी जन्म घेऊन या वंशाचा सन्मान केला आहे ते पवित्र मधुवनही अत्यंत धन्य होईल जे यांनी आपल्या हिंडण्या फिरण्याने सुशोभित केले आहे केवढी आनंदाची गोष्ट आहे की द्वारकापुरीने स्वर्गाच्या यशाचा तिरस्कार करून पृथ्वीचे पवित्र यश वृद्धिंगत केले आहे म्हणूनच येथील प्रजा मोठ्या प्रेमाने आणि मंद हास्ययुक्त कृपादृष्टीने पाहणाऱ्या आपल्या स्वामी भगवान श्रीकृष्णाचे सदैव दर्शन घेत असते अगे सखी ज्यांचे यांनी पाणी ग्रहण केले आहे त्या स्त्रियांनी निश्चितच व्रत स्नान होम हवन इत्यादींनी परमात्म्याची आराधना केली असली पाहिजे कारण ज्यांच्या केवळ स्मरणाने व्रजगोपी आनंद विभोर होऊन मूर्छित होत त्यांच्या अधर अमृताचे या वारंवार सेवन करतात स्वयंवरात यांनी शिशुपाल यादी उन्मत्त राजांची मानहानी करून आपल्या बाहुबलाने ज्यांना जिंकून आणले होते तसेच प्रधुन्म सांब अंब इत्यादी ज्यांचे पुत्र आहेत त्या रुक्मिणी आधी आठ पठ्ठराण्या आणि भौमासुराला मारून आणलेल्या ज्या हजारो पत्न्या आहेत त्या खरोखरच धन्य होत कारण या सगळ्या जणींनी स्वतंत्रता आणि पावित्र्य यांनी रहित असणाऱ्या स्त्री जीवनास पवित्र आणि उज्ज्वल बनवले आहे यांच्या महिम्याचे काय वर्णन करावे त्यांचे पती साक्षात कमलनयन श्रीकृष्ण प्रिय भाषणाने आणि प्रिय वस्तू देऊन यांच्या हृदयातील प्रेम वृद्धिंगत करीत यांच्या घरातून कधीही दुसरीकडे जात नाहीत हस्तिनापुरातील स्त्रिया याप्रमाणे वार्तालाप करीत असता श्रीकृष्ण मंद हास्ययुक्त प्रेमळ दृष्टीने त्यांचे अभिनंदन करीत तिथून निघाले स्नेहभावामुळे अजात शत्रू युधिष्ठिराने रस्त्यात शत्रूने त्यांच्यावर आक्रमण करू नये म्हणून चतुरंग सेना श्रीकृष्णांबरोबर दिली सुदृढ प्रेम बंधनामुळे पूर्ववंशी पांडव भगवंताच्या बरोबर बऱ्याच अंतरापर्यंत आले ते श्रीकृष्णांच्या विराहामुळे व्याकुळ झाले होते त्यांना परत पाठवून श्रीकृष्ण सात्यकी उद्धव आदी मित्राबरोबर द्वारकेकडे गेले शौनका ते कुरुजंगल पांचाल शूरसेन यमुना तटवर्ती प्रदेश ब्रह्मावर्त कुरुक्षेत्र मत्स्य सारस्वत आणि मरुधन्व देश पार करून सव्वीर आणि अधीर देशांच्या पश्चिमेकडील अनर्थ देशात आले त्यावेळी बरीच वाटचाल झाल्याकारणाने भगवंताच्या रथाचे घोडे थोडेसे थकले होते मार्गामध्ये ठिकठिकाणी लोक भेटवस्तू देऊन भगवंताचा सन्मान करीत होते भगवंत सायंकाळ झाली की रथातून खाली उतरत आणि जलाशयावर जाऊन संध्यावंदन करीत असत या ठिकाणी दहावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू